अध्याय तिसरा भगवंताच्या अवतारांचे वर्णन सुत म्हणतात सृष्टीच्या प्रारंभी भगवंतांना लोकनिर्मितीची इच्छा उत्पन्न झाली तेव्हा त्यांनी महत्त्व आधीपासून दहा इंद्रिये पंचमहाभूते आणि एक मन अशा सोळा कलांनी युक्त पुरुष रूप ग्रहण केले पाण्यामध्ये पहुडून योगनिद्रा घेत असताना त्यांच्या नाभी सरोवरातून प्रकट झालेल्या कमलापासून प्रजापतीचे अधिपती ब्रह्मदेव उत्पन्न झाले भगवंताच्या या विराट रूपाच्या अंग प्रत्यंगातच सर्व लोकांची कल्पना केली गेली आहे ते विराट रूप भगवंताचे विशुद्ध असे सत्वमयी श्रेष्ठ रूप आहे योगी दिव्य दृष्टीने भगवंताच्या या रूपाचे दर्शन करतात भगवंताच्या त्या रूपाला हजारो पाय जांघा हात आणि मुख असे असल्यामुळे ते अत्यंत विलक्षण आहे त्यालाच हजारो डोकी कान डोळे नाके तसेच हजारो मुकुट असून ते वस्त्र आणि कुंडले इत्यादी अलंकारांनी शोभून दिसते भगवंताचे हे पुरुष रूप ज्याला नारायण म्हणतात अनेक अवतारांचे उगमस्थान आहे यातूनच सर्व अवतार प्रकट होतात या रूपाच्या लहानातील लहान अंशापासून देवता पशुपक्षी आणि मनुष्यादी योनीची उत्पत्ती होते त्याच प्रभूंनी पहिल्या कौमार सर्गात सनक सनंदन सनातन आणि सनतकुमार या चार रूपाने अवतार ग्रहण करून अत्यंत कठीण अशा ब्रह्मचर्याचे पालन केले समस्त यज्ञांचे स्वामी असलेले या भगवंतानीच दुसऱ्या वेळी या सृष्टीच्या कल्याणाकरता रसातळात गेलेल्या पृथ्वीला बाहेर काढण्यासाठी वराह रूप धारण केले ऋषी सर्गात देवर्षी नारदांच्या रूपाने तिसरा अवतार घेतला आणि सातवत तंत्राचा म्हणजेच नारद पांचरात्राचा उपदेश केला या तंत्रात कर्मे करूनच कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळते याचे वर्णन आहे धर्मपत्नी मूर्तीपासून त्यांनी नरनारायणाच्या रूपाने चौथा अवतार धारण केला या अवतारात त्यांनी ऋषी होऊन मन आणि इंद्रियांचा संयम करून उग्र तपश्चर्या केली पाचव्या अवतारात ते सिद्धांचे स्वामी कपिल रूपाने प्रकट झाले आणि त्यांनी काळाच्या ओघात लुप्त झालेले तत्व निर्णय करणारे सांख्यशास्त्र आसुरी नावाच्या माणसाला सांगितले अनुसयेने वर सांगितल्यावरून सहाव्या अवतारात ते अत्रिपुत्र दत्तात्रेय झाले या अवतारात त्यांनी अलर्क प्रल्हाद आदींना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला सातव्या वेळेला ऋषी प्रजापतीच्या आकुती नामक पत्नीपासून यज्ञ रूपाने अवतार धारण केला आणि आपले पुत्र याम इत्यादी देवांच्या सह स्वयंभू मनवंतराचे संरक्षण केले भगवंतानी ऋषभदेवाच्या रूपाने नाभिराजाची पत्नी मेरुदेवीपासून आठवा अवतार धारण केला या रूपाने सर्व आश्रमांचा लोकांना वंदनीय असणारा परमहंस मार्ग दाखवला हे ऋषीनू ऋषींनी प्रार्थना केल्यावरून नवव्या वेळी ते पृथ्वीराजाच्या रूपाने अवतीर्ण झाले या अवतारात त्यांनी पृथ्वीतून सर्व औषधी उत्पन्न केल्या त्यामुळेच हा अवतार सर्वांनाच अतिशय कल्याणकारी ठरला चाक्षुष मनवंतराच्या शेवटी जेव्हा त्रैलोक्य समुद्रात बुडू लागले होते तेव्हा त्यांनी मत्स्यरूपाने दहावा अवतार घेतला आणि पृथ्वीरूपी नौकेत बसून वैवस्वत मनूचे रक्षण केले देवता आणि दैत्य समुद्रमंथन करीत असताना अकराव्या अवतारात भगवंतांनी कासव रूपाने मंद्राचल पर्वताला आपल्या पाठीचा आधार दिला धन्वंतरीच्या रूपात बारावा अवतार धारण करून अमृत घेऊन समुद्रातून ते प्रकट झाले आणि तेरावा अवतार मोहिनी रूपाने धारण करून दैत्यांना मोहित करून देवांना अमृत पाजली चौदाव्या अवतारात त्यांनी नरसिंह रूप धारण केली आणि अत्यंत बलाढ्य अशा दैत्यराज हिरण्यकशिपूची छाती आपल्या नखाने अशी फाडली जसा चटई विणणारा गवताची काडी मधूनच चिरतो पंधराव्या वेळी वामन रूप धारण करून भगवंत बळीच्या यज्ञात आली त्रैलोकी मिळवण्यासाठी केवळ तीन पावले जमीन त्यांनी मागितली सोळाव्या परशुराम अवतारात राजे लोक ब्राह्मणांचा द्रोह करणारे झाले आहेत असे पाहून क्रोधाने त्यांनी एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली यानंतर सतराव्या अवतारात पराशर ऋषीपासून सत्यवतीच्या ठिकाणी व्यास रूपाने भगवंत अवतीर्ण झाले लोकांची जाण आणि ग्रहणशक्ती कमी झाल्याचे पाहून त्यांनी वेदरूपी वृक्षाच्या अनेक शाखा तयार केल्या देवतांचे कार्य करण्याच्या इच्छेने अठराव्या वेळी राजाच्या रूपाने रामावतार धारण करून सेतुबंधन रावणवध अशा शौर्याच्या अनेक लीला केल्या एकोणिसाव्या आणि विसाव्या अवतारात त्यांनी यदुवंशात बलराम आणि श्रीकृष्ण या नावाने प्रकट होऊन पृथ्वीवरील दुष्टांचा भार कमी केला यानंतर कलियुग आल्यानंतर मगध देशामध्ये अजनाच्या पुत्राच्या रूपाने त्यांचा बुद्धावतार होईल यापुढे जेव्हा कलियुग समाप्त होण्याचा काळ येईल आणि राजे लोक लुटारूसारखे बनतील तेव्हा जगाचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णू यश नावाच्या माणसाच्या घरी कलकी रूपाने अवतार घेतील हे ऋषिणू एखाद्या न आटणाऱ्या सरोवरातून जशी असंख्य छोटे छोटे प्रवाह निघतात त्याचप्रमाणे सत्वनिधी भगवान श्रीहरींची असंख्य अवतार होतात ऋषी मनु देव प्रजापती मनुपुत्र आणि असेच जितके महान शक्तिशाली आहेत ते सर्व भगवंताचेच अंश आहेत हे सर्व भगवंताचे अंशावतार किंवा कलावतार आहेत परंतु श्रीकृष्ण स्वतः भगवंत आहेत जेव्हा प्रजा दैत्यांच्या अत्याचाराने व्याकुळ होते तेव्हा योगायोगात अनेक रूपे धारण करून भगवंत प्रजेचे रक्षण करतात भगवंताच्या दिव्य जन्माची ही रहस्यमय कथा जो मनुष्य एकाग्र चित्ताने सायंकाळी आणि प्रातकाळी भक्तीने पठन करतो तो सर्व दुःखापासून मुक्त होतो निराकार चिन्मय भगवंताचे जे हे स्थूल जगदाकार रूप आहे ते त्यांच्याच मायेच्या महत्त्वादी गुणांनी भगवंतावर कल्पिले आहे जसा अल्पबुद्धी माणूस ढगांचा आकाशावर आणि धुळीचा वायूवर आरोप करतो त्याप्रमाणेच अविवेकी पुरुष साक्षी असलेल्या आत्म्यावर दृश्य जगताचा आरोप करतो या स्थूल रूपाच्या पलीकडे भगवंताचे एक सूक्ष्म अव्यक्त रूप आहे ज्याला स्थूलासारखा आकार नाही जे पाहता किंवा ऐकता येत नाही तेच त्यांचे सूक्ष्म शरीर आहे यात आत्म्याचा प्रवेश झाला की त्याला जीव असे म्हणतात व त्याचाच वारंवार जन्म होतो अविद्येमुळेच आत्म्यावर या सूक्ष्म आणि स्थूल शरीराचा आरोप केला जातो ज्यावेळी आत्मस्वरूपाच्या ज्ञानामुळे हा आरोप नाहीसा होतो त्याचवेळी भ्रमाचा साक्षात्कार होतो तत्वज्ञानी लोक हे जाणतात की ज्यावेळी परमेश्वराची बुद्धिरूपी माया नाहीशी होते त्याचवेळी जीव परमानंदमय होतो आणि आपल्या स्वरूपात स्थिर होतो वास्तविक ज्यांना जन्म कर्म नाही त्या हृदयेश्वर भगवंताच्या मायाश्रित जन्मकर्मांचे तत्वज्ञानी लोक याच प्रकारे वर्णन करतात कारण भगवंताचे जन्मकर्म वेदांचे गोपनीय असे रहस्य आहे भगवंताची लीला निश्चित कार्य करणारी आहे ते लिलेनेच या सृष्टीची उत्पत्ती पालन आणि संहार करतात परंतु त्यात आसक्त होत नाहीत प्राण्यांच्या अंतकरणात गुप्तपणे राहून ज्ञानेंद्रिय आणि मनाचे नियंत्रण करून त्या विषयांना ग्रहणही करतात परंतु ते स्वतंत्र असल्याने त्यापासून अलिप्त राहतात ज्याप्रमाणे अज्ञानी मनुष्य नटाने केलेल्या करामती समजू शकत नाही त्याप्रमाणे आपले संकल्प भगवंतांनी प्रकट केलेल्या या अनंत नाम आणि रूपांना तसेच त्यांच्या लिलांना अल्पबुद्धी जीव अनेक तर्काने युक्तीनी युक्तींनी ओळखू शकत नाही चक्रपाने भगवंताची शक्ती आणि पराक्रम अनंत आहेत ते सर्व जगताच्या पलीकडचे आहेत जो नेहमी निष्कपट भावनेने त्यांच्या दिव्य चरणकमलांच्या सुगंधाचे सेवन करतो तोच त्यांचे स्वरूप किंवा लिलांच्या रहस्यानं जाणू शकतो हे ऋषीनो आपण मोठे भाग्यशाली आहात कारण सर्वांचे स्वामी असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाविषयी आत्मभाव ठेवून त्यांच्यावर अनन्य प्रेम करीत आहात त्यामुळे या जन्ममरण रूप संसारात परत यावे लागत नाही भगवान वेदव्यासानी हे वेदाहूनही श्रेष्ठ असलेली भगवत चरित्राने परिपूर्ण असे भागवत नावाचे पुराण लिहिले आहे त्याने हे प्रशंसनीय कल्याणकारी महापुराण लोकांच्या परमकल्याणासाठी आपल्या आत्मज्ञान शिरोमणी पुत्राला सांगितले यात सर्व वेद आणि इतिहासांचे सार संग्रहित केले आहे शुकदेवाने हे महाराज परीक्षिताला ऐकवले त्यावेळी परीक्षित सभोवताली श्रेष्ठ ऋषीसह आमरण उपोषणाचे व्रत घेऊन गंगा तटाकी बसला होता भगवान श्रीकृष्ण जेव्हा धर्म ज्ञान इत्यादीसह आपल्या परमधामाला गेले तेव्हा या कलियुगातील जे लोक अज्ञानरूपी अंधकाराने अंध झाले त्यांच्यासाठी हा पुराणरूपी सूर्य उगवला हे ऋषीनो जेव्हा महातेजस्वी श्रीशुक तेथे या पुराणाची कथा सांगत होते तेव्हा मी तेथे बसलो होतो तेथे मी त्यांच्या कृपापूर्ण संमतीने अध्ययन केले माझे जसे अध्ययन झाले आणि माझ्या बुद्धीने ते जितके ग्रहण केले त्यानुसार मी आपणास सांगेन या ठिकाणी श्रीमद भागवत महापुराणातील पहिल्या स्कंदातील तिसरा अध्याय समाप्त झाला भगवान श्री